रामकृष्ण गोविंद यम नियम काय सांगू मी प्रत्यक्ष मला हे जेव्हा मी वाचलं ना भगवंताने केलेली प्रतिज्ञा राजा परीक्षिताला उठवण्यासाठी मृताचा संजीवित करण्यासाठी काय म्हणतात मी जर जन्मभर आजन्म खरं बोललो असेन मी जर आजन्म ब्रह्मचारी राहिलो असेन मी जर यज्ञात युद्धात पाठ फिरवली नसेल मी जर कंसाला धर्मानं मारलं असेल तर या मुलाला जीवित कर काय हो ताकद असेल ही तुम्हाला मी यम नियम बाजूला ठेवा तुम्ही नुसते यम बघा अहिंसा सत्य चोरी न करणे आसक्ती नसणे लज्जा असंग्रह आस्तिकता ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय हे बारा यम प्रयत्नपूर्वक पाळता येणार नाहीत का हो मी काय सांगतो ते ऐका एक वर्षभर महात्मा गांधींनी मांसाहार केलेला होता सतराव्या अठराव्या वर्षी वय त्यांचं कदाचित कमी जास्त असेल परंतु एक वर्षभर मांसाहार आणि एक वर्षभर धूम्रपान केलेलं आहे त्यांनी असत्य वचन केलेलं आहे महात्मा गांधी त्यांच्या तारुण्यात खोटं बोललेलं आहे पैसा मिळवण्यासाठी बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले त्यावेळेला बॅरिस्टरचा अर्थ काय माहितीये का तीन वर्ष एंट्रनशिप सारखं केलं की बॅरिस्टर होणार त्याला काही परीक्षा वगैरे नाही त्याप्रमाणे ते बॅरिस्टर झाले अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व मी खोट बोललोय मी सिगरेट ओढलेली आहे मी दारू प्यालेलो आहे असेच होते महात्मा गांधी परंतु त्यांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर हे यम आणि नियम निष्ठेने जपले किती जपावेत अहिंसा परमो धर्म हा सत्य शौच आज शौचाला आपण महत्व देतो शौच म्हणजे अंतर बहिश्च शौच दोन्ही बाहेरचं शौच मनाचं शौच सत्य ब्रह्मचर्य अहिंसा याला या सर्वांना ईश्वर प्रणिधानता प्रत्येक कर्म मी भगवंताना अर्पण करणार प्रत्येक कर्म मी स्वाध्याय करणार तत्व म्हणजे काय जीवस्य तत्व जिज्ञासा माझ्या जीवनाचं हे एकमेव कर्तव्य आहे अंतिम ध्येय आहे तत्व काय हे जाणणं त्या दृष्टीनं मी प्रयत्नशील आहे का हे सगळे यम नियम मी प्रयत्नानं माझ्या आयुष्यात आणतो का महात्मा गांधींनी केलं अहो काय झाला परिणाम त्या काळची जी काय अडतीस आणि चाळीस कोटी लोकसंख्या असेल ते सर्वच्या सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले काय ताकत होती बघा या ह्याच्यात सत्य भाषणामध्ये प्रचंड ताकद आहे अहिंसेमध्ये प्रचंड ताकद आहे तुम्हाला माहिती आहे पातंजल योगशास्त्रावरती कोलटकर नावाच्या एका सातारच्या सद्ग्रस्तानी विस्तृत पुस्तक लिहिलेलं आहे अत्यंत अत्यंत मान्यवर असा ग्रंथ माझा गुरु आहे मी आयुष्यात दोन ग्रंथांना गुरु केलेला आहे एक म्हणजे गीता रहस्य आणि दुसरा ग्रंथ पातंजल योगशास्त्रावर पोरटकरांनी लिहिलेला ग्रंथ हे दोन माझे ग्रंथ गुरु आहेत त्या पातंजल योगशास्त्राच्या प्रस्तावनेत ती प्रस्तावना जवळजवळ अडीच पावणे तीनशे पानाची आहे त्या प्रस्तावनेत कोनटकरांनी लिहिलं काय लिहिलं एक वाक्य लिहिलं अशा प्रकारे मी एका दगडात दोन पक्षी मारले विषय होता अहिंसेचा आणि ही एक एक सर्वमान्य प्रोवर्ब म्हण आहे एका दगडात दोन पक्षी मारणे सर्वमान्य आहे वापरली जाते असं त्यांनी लिहिलं ती प्रस्तावना कोल्हटकरांनी ज्या वेळेला आपल्या पत्नीला वाचायला दिली तिला सांगितलं ते त्यांनी तू वाच तुला काय वाटतं ते तू मला सांग तिने ज्या वेळेला वाचली त्यावेळेला त्या मातेने कोलटकरांना सांगितलं एका दगडात दोन पक्षी मारले असं म्हणण्यापेक्षा एका घासात दोन पक्षी जगवले असं तुम्हाला नाही का म्हणता येणार यम नियम इतके मुरवावे जीवनात असं नाही वाटत ठीक आहे भगवंतांच्या काळचा काळ बदलला असेल आज मला वलकल नेसून चालणार नाही परंतु म्हणून हजार दोन हजार पाच हजार रुपये मीटरचं कापड वापरावं का मी वय वर्ष ऐंशी सोन्या चांदीचे दागिने वापरावेत का का संसारापासून अनासक्त व्हावं आसक्ती सोडावी असं म्हटलेलं आहे वयाची चौऱ्याण्णव वर्ष झालेली असताना मी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहित नाही पण एका सद्ग्रस्ताने आपल्याकडं असलेला अतिरिक्त सगळा धन अठरा संस्थांना दान करून टाकलं चौऱ्याण्णव वर्ष वय आहे का अनाशक्ती माझी मला पेन्शन आहे त्यांना पेन्शन आहे त्यामुळे काही काळजी नव्हती पण या वेळात संग्रहित केलेलं सगळं अतिरिक्त धन दान करून टाकणं चेष्टा आहे असे हे सगळे यम आणि नियम मी माझ्या जीवनात जर उतरवायचा निष्ठेने प्रयत्न केला तर गीतेत म्हटल्याप्रमाणे यद यद आचरती श्रेष्ठ तत्त इतरे जना अनुवर्तते इतर लोक मुल नातवंड शेजारी पेजारी लोक हे त्याच्या त्याच्याप्रमाणे आचरण करतील परंतु मी अहिंसा व्रत पाळणार मी ब्रह्मचर्य व्रत पाळणार मी अस्तेय चोरी चोरी म्हणजे माझ्यासाठी आवश्यक धन जे आहे माझ्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह याला गीतेनं चोरी म्हटलेलं आहे आहे ताकत आपली का माझ्या मुलाला माझ्या संपत्तीत काडीचा इंटरेस्ट नाही दोन्ही मुलांना आणि दोन्ही मुलं माझा सर्वस्वी सांभाळ करायला तयार आहे, अशा परिस्थितीत माझ्याकडे जर काही अतिरिक्त असेल तर ते मी दान करून टाकायची ताकद माझ्यात आहे भागवतात अकराव्या स्कंदात म्हटलेलं आहे मला वाटतं तेरावा अध्याय आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की जे सर्वात प्रिय आहे तुला हे भक्ता हे साधका तुला जे सर्वात प्रिय आहे ते तू मला दे मी ते दसपट करून देईन तुला सर्वात जे प्रिय आहे भगवंतांचं वाक्य आहे बरं का हे आणि तीन चार ठिकाणी या भगवान म्हणतात माझी ज्याच्यावर कृपा आहे त्याचं सर्वस्व मी हिरावून घेतो काय सांगायचं तुम्हाला आता मी हे यम नियमाचं महत्व शाळा कॉलेजामध्ये शिकवलं जात नाही ब्रह्मचर्य काय परिस्थिती आहे सांगा तुम्ही आज कोणी कोणाला सांगायचं बाप मुलीवर अत्याचार करतो त्याला काय अधिकार आहे आणि याचा अनाठाई काय ते कशावरती सोशल मीडिया अनाठाई प्रचार करून चांगली गोष्ट अजिबात दाखवली जात नाही हा प्लॅटफॉर्म किंवा हा प्रसंग नव्हे त्यावर बोलण्याचा परंतु माझ्या आचरणातून मी पुढच्या पिढीवर पुढं आदर्श ठेवतो का फार महत्वाचा विषय आहे आणि भगवंताने भगवंतांना राजा परीक्षिताला जिवंत करता आलं असतं इतिहासात त्याने जी शपथ घेतली ती शपथ आली सुद्धा नसती परंतु भगवंतानी दाखवलं भगवंतानी दाखवलं की यम नियमांचं धर्माचं पालन किती महत्वाचं आहे आणि मी ते करतो आणि म्हणून मला सांगायचा अधिकार आहे भगवंत म्हणून नव्हे काही जरुरी नव्हती त्यांना अशी शपथ घ्यायची परंतु केवळ माझ्या पुढे आदर्श निर्माण व्हावा म्हणून त्यांनी ही शपथ घेतली म्हणून त्यांनी यमनियमाचं आचरण केलं म्हणून त्यांनी धर्माप्रमाणे आचरण केलं आणि तो उदाहरण माझ्या पुढे ठेवून धर्म संस्थापनार्थाय काम केलं यम नियमांचं महत्व योग्य प्रकारे योग्य वेळी सांगावं असं मनात होतं एकदम मनात विचार आला राजा परीक्षिताच्या जन्माच्या इतिहासाच्या निमित्ताने हा विषय प्रस्तुत झाला आता याच्या पुढे जिथे विषय येईल त्याच्या तिथे आपल्याला चर्चा करायचं काही कारण नाही आता या पुढचा विषय पुढच्या प्रवचनाचा म्हणजे राजा परीक्षिताला मिळालेला शाप त्याचा अर्थ काय कलियुग आलं कलियुगाला पाच ठिकाण राहण्यासाठी राजा परीक्षिताने दिली याचा अर्थ काय या एक दोन विषयावरती प्रवचन होऊन पहिला स्कंध समाप्त होईल त्यापूर्वी पूर्वी म्हटल्याप्रमाणे पहिल्या स्कंधावरती कुठला विषय माझ्याकडून जर राहून गेला असेल एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर विवेचन करण्याचं मी विसरलो असेल तर मला स्मरण करून द्या यथामती यथाशक्ती मी त्याचा उहापोह करीन रामकृष्ण गोविंद